नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या आवडीच्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचे नाव आहे पुस्तिका ऑडिओ बुक आज आपण ऐकणार आहोत सूत्र अकरावे स्वतःशी संवाद साधा खूप वर्षापूर्वी मी जेव्हा खटले चालवणारा वकील होतो ज्यांच्याकडे भौतिक यशस्वीचे सापळे खूप होते आणि अंतर्मनाची शांतता कमी तेव्हा मी जेम्स ॲलनचे ॲज अ मॅन थिंक हे पुस्तक वाचले त्या पुस्तकात जीवनात समृद्धी आणि सुख येण्यासाठी वास्तवाला आकार देण्यासाठी मानवी मनाच्या अफाट शक्तीबद्दल चर्चा केली होती ऑडिओ या पुस्तकात शब्दांचा खोलवर प्रभाव आणि आपल्या भाषा शैलीच्या वैचारिक समृद्धीचा राजमार्ग उलगडून दाखवला आहे याने मी भारावून जाऊन जास्तीत जास्त ज्ञान आणि स्वावलंबनावरचे साहित्य वाचायला सुरुवात केली जसा मी वाचत गेलो तसे मला कळाले की आपण जो संवाद दररोज साधतो दुसऱ्यांशी व आपल्या स्वतःशी त्यातल्या शब्दाचे महत्व आणि त्याचा गंभीर परिणाम आपल्या जीवनाच्या दर्जावर होतो प्रत्येक दिवसाच्या प्रत्येक तासाच्या प्रत्येक मिनिटाला आपल्यातला प्रत्येक पण जो आपल्या आपल्यातच स्वतःशीच संवाद साधत असतो त्याची जाणीव मला झाली आणि मी जे स्वतःशीच म्हणत होतो त्या गोष्टीमध्ये प्रगती करायची मी शपथ घेतो हे साध्य करण्यासाठी मी प्राचीन साधूंनी पाच हजार वर्षापूर्वी प्रगत केलेले डावपेज आत्मसात करायला सुरुवात केली त्याने माझे आयुष्य पुष्कळ तऱ्हेने बदलले हे तंत्र अगदी सोपे आहेत यात तुम्ही एक वाक्यप्रचार निवडायचा आहे बाकी काही नाही जो दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी त्यावर लक्ष केंद्रित करून आपण स्वतःला हवे तसे घडवेपर्यंत किंवा तुमच्या जाणीवावर तो वाक्यप्रचार कब्जा करेपर्यंत तुमच्या मनाला प्रशिक्षित करत राहील जर तुम्हाला अंतर्मनाची शांतता हवी असेल तर हा वाक्यप्रचार मंत्र म्हणून ओळखला जातो तुम्ही मी अतिशय पवित्र आणि स्थिरचित्त माणूस आहे याबद्दल मी ऋणी आहे हा मंत्र म्हणा जर तुम्हाला जास्त आत्मविश्वास हवा असेल तर तुमचा मंत्र माझ्यात अमर्याद साहस आणि आत्मविश्वास भरलेला आहे याबद्दल मी आनंदी आहे असा असला पाहिजे जर तुम्हाला समृद्धी हवी असेल तर माझ्या आयुष्यात पैशाचा आणि संधीचा ओघ वाहतो आहे असा तुमचा मंत्र असला पाहिजे हे तुमचे मंत्र तुम्ही कामाला पायी चालत जाता तेव्हा किंवा एखाद्या रांगेत उभे आहात तेव्हा जेव्हा तुम्ही घर करत असाल तेव्हा किंवा फावल्या वेळेत मनातल्या मनात पण सर्व शक्तींशी प्रगतीसाठी म्हणा हे तुमचे मंत्र कमीत कमी चार आठवडे दररोज दोनशे वेळा म्हणण्याचा प्रयत्न करा याचे परिणाम खोलवर होऊन तुमच्या आयुष्यात तुम्हाला हवी असलेली शांतता समृद्धी आणि तुमच्या आयुष्यातली उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तुम्ही मोठा पल्ला गाठाल हजरत इनायन खानने म्हटल्याप्रमाणे जे शब्द तुमच्या आत्म्याला प्रकाशमान करतात ते किमती रत्नासारखे असतात सूत्र बारा काळजांचे विभाजन योजनाबद्ध रीतीने करा जेव्हा मी the monk who sold his Ferrari लिहिले तेव्हा मला पुष्कळ वाचकांची पत्रे आली ज्यांच्या आयुष्यात आजकालच्या तणावपूर्ण काळात पुस्तक दिलेल्या शिकवणीमुळे जास्त आनंद परिपूर्णता आणि शांततारित्या बदल घडले पुष्कळशा अशा लोकांची पत्रे आली जे कामात खूप गुंतली आहेत आणि ज्यांचा रिकामा वेळ काळजी करण्यात खर्च झाला जी त्यांनी ऑफिसमध्येच सोडून घ्यायला पाहिजे होती ते कुटुंबाबरोबर आनंदी सहभागी होत नव्हते हसणे आणि प्रेम करणे विसरले होते कारण जीवनातली आणि कामाच्या ठिकाणची आव्हाने त्यांना संपुष्टात आणत होती पुष्कळशी माणसे त्यांच्या आयुष्यातला उत्तम काळ सतत काळजीतच घालवतात सभोवतालचे वातावरण नोकरी बिले आणि त्यांची मुले यांच्याबद्दल काळजी करतात तरी आपल्या सर्वांना मनापासून हे माहिती असते की ज्या गोष्टीबद्दल आपण काळजी करतो त्या कधीच घडत नाहीत हे अगदी मार्क टेनने म्हटल्याप्रमाणे आहे माझ्या आयुष्यात पुष्कळ अडचणी आल्या त्यातल्या काही प्रत्यक्षात घडल्या माझे वडील जे अतिशय ज्ञानी होते व ज्यांचा माझ्या जीवनावर खोलवर प्रभाव आहे त्यांनी एकदा मला सांगितले की संस्कृतमध्ये क्रियेला जो शब्द आहे चिता आणि संस्कृतमध्ये जो काळजीला शब्द आहे चिंता ते उल्लेखनीयरित्या सारखे आहेत मी उत्तरलो मला आश्चर्य वाटले यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही ते हळुवार म्हणाले एक मेलेल्या माणसाला जाळते आणि दुसरी जिवंत माणसाला जाळते माझ्या स्वानुभावावरून मला माहीत आहे की काळजी करण्याच्या सवयीमुळे एखाद्याचा जीवनाचा दर्जा किती खालावू शकतो जेव्हा मी पंचवीसच होतो तेव्हा मी यशाच्या गतिमान मार्गावर होतो मी देशाच्या प्रतिष्ठेच्या गणल्या जाणाऱ्या लॉ स्कूलमधून वकिलेच्या दोन पदव्या घेतल्या होत्या उच्च न्यायाधीशाच्या हाताखाली लॉ क्लार्क म्हणून काम केले आणि अतिशय किचकट केसेस मी वकील म्हणून लढवत होतो पण मी नेहमी जास्त काम करायचो आणि जास्त काळजी घ्यायचो सोमवारी सकाळी मी अगदी खचल्यासारखा उठायचो माझ्या पोटात खड्डा पडलेला असायचा आणि मी जसा माणूस आहे तशा पद्धतीचे काम मी करत नाही आणि माझी बुद्धिमत्ता मी वाया घालवत आहे असे मला वाटायचे म्हणून मी माझे जीवन सुधारण्यासाठी मार्ग शोधायला लागलो प्रथम स्वावलंबनावरच्या आणि जीवनातल्या नेतृत्वाच्या साहित्याकडे वळालो जेथे मला जास्त संयमित व शांततापूर्ण जगण्याच्या शिकवणीची हानच सापडली काळजीच्या सवयीवर विजय मिळवण्याची एक सर्वात सोपी पद्धत मी शिकलो ती म्हणजे काळजीसाठी एक विशिष्ट वेळ द्यायचा ज्याला मी आता काळजीचे विभाजन म्हणतो कारण आपण एखाद्या अडचणीचा सामना करत असतो तर त्यावेळेस आपले सगळे लक्ष त्यावर विचार करण्यात एकाग्र करणे सोपे असते पण यापेक्षा मी असे सुचवतो की एक विशिष्ट वेळ तुम्ही काळजी करण्यासाठी द्या म्हणजे दररोज संध्याकाळी अर्धा तास या विशिष्ट वेळेला तुम्ही तुमच्या समस्या घ्या आणि अडचणीवर खोलवर विचार करा पण एकदा काही वेळ संपली की तुम्ही तुमच्या समस्या आणि काळजा सोडून द्यायला पाहिजेत आणि जास्तीत जास्त निर्मितीक्षम झाले पाहिजे जसे नैसर्गिक वातावरणात फिरायला जाणे एखादे प्रेरणादायी पुस्तक वाचणे किंवा तुमच्या आवडत्या व्यक्तीशी मनमोकळ्या गप्पा मारणे दुसऱ्या एखाद्या वेळी जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची चिंता वाटायला लागली तर तुम्ही एखाद्या वहीत तुम्हाला कशाबद्दल चिंता वाटते आहे तुम्ही लिहून ठेवा आणि ज्यावेळी काळजाची वेळ निश्चित केली असेल त्यावेळेला वहीमध्ये लिहिलेली काळजी करा हे अतिशय सोपे आणि महत्वपूर्ण तंत्र तुमच्या काळजावर घालवण्याचा वेळ हळूहळू कमी करण्यास मदत करेल आणि परिणामी तुमची काळजी करण्याची सवय कायमची जाईल सूत्र तेरा लहान मुलांचा आदर्श घ्या काही दिवसापूर्वी मी माझ्या चार वर्षाच्या मुलाला कोलबीला एका इटालियन रेस्टॉरंटमध्ये जेवायला घेऊन गेलो शरद ऋतूतील सुंदर हिवाळा होता आणि माझा लहान मुलगा नेहमीच्याच उत्साहात आणि आनंदात होता आम्ही दोघांनी जेवणासाठी पास्ता मागवला आणि वेटरने आणून ठेवलेल्या ताज्या ब्रेडचा आस्वाद घ्यायला आम्ही सुरुवात केली त्यावेळी मला याची थोडीही कल्पना नव्हती की कोलबी त्यांच्या वडिलांना जीवनकलेतला अजून एक धडा शिकवणार आहे मोठ्या माणसांप्रमाणे ब्रेड पूर्णपणे खायचा सोडून कोलबीने एक वेगळाच कलात्मक मार्ग अवलंबला तो ब्रेडचा मऊ तुकडा तोडायचा आणि जडकड तसाच ठेवायचा दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ब्रेडच्या उत्तम भागावर लक्ष केंद्रित करून बाकीचा सोडून द्यायचे चातुर्य त्याच्यात होते एका परिसंवादाच्या वेळी कोणीतरी मला म्हणाले मोठ्या माणसांपेक्षा लहान मुले आपल्याला शिकायला पाहिजे असे धडे शिकवण्यात जास्त प्रगतीशील असतात त्या प्रसन्न दिवशी माझ्या लहान मुलाने मोठ्या माणसासारखी मला शिकवण दिली की आपण मोठी म्हणवणारी माणसे आपल्या जीवनातल्या चांगल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी जीवनातल्या कठीण कडांवर जास्त वेळ खर्चतो आपल्या कामातल्या आव्हानांवर आपण लक्ष केंद्रित करतो आपल्या भरावायच्या असलेल्या बिलांवर आणि या सर्वांसाठी कमी पडणारा वेळ यावर आपण लक्ष केंद्रित करतो पण आपले विचार हे आपले जग बनवित असतात आणि जे विचार आपण करतो ते आपल्या आयुष्यात घडत असतात ज्या गोष्टीवर आपण लक्ष केंद्रित करतो त्यावर आपले विधी लिखित निश्चित होते आणि म्हणूनच आपण चांगल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली पाहिजे पुढल्या काळात तुमच्यातला लहान मुलाला खिलाडू वृत्तीने जगण्यासाठी तुम्ही वेळ द्या मुलांमधल्या सकारात्मक गुणधर्माचा अभ्यास करण्यासाठी वेळ द्या आणि आपल्या सभोवताली काहीही चालली असले तरी वर्तमानात जगण्यासाठी आणि संपूर्ण उत्साही व कल्पक राहण्यासाठी मुलांचा आदर्श घ्या आणि हे करताना लिओरोसचे हे प्रभावी शब्द लक्षात ठेवा अनेक माणसांना तुम्ही चांगल्या रीतीने समजू शकाल जेव्हा तुम्ही तुमच्याकडे ते काही प्रभावी व्यक्तिमत्वाचे असेल तर लहान मुलांसारखे बघाल आयुष्यातील पुष्कळशी माणसे खरोखरच तेवढी प्रौढ किंवा परिपक्व झालेली नसतात पण आपण फक्त उंचीने वाढतो आपण कमी असतो कमी खेळतो आणि प्रौढत्वाचा गैरसोयीचा अंगरका घालतो पण आपल्या पोशाखाच्या आत आपण सर्व लहान मुलीच असतो ज्याच्या गरजा खूप साध्या आहेत आणि ज्याचे आयुष्य अजूनही परिकथेप्रमाणे आहे सूत्र चौदा अलौकिक बुद्धिमत्ता म्हणजे नव्याण्णव टक्के प्रेरणा आहे हे लक्षात ठेवा सुप्रसिद्ध थॉमस एडिसन यांच्या या विधानासाठी सर्वांना माहीत आहेच अलौकिक बुद्धिमत्ता म्हणजे एक टक्का प्रेरणा आणि नव्याण्णव टक्के घाम मी हे मानतो की जीवनात यश आणि परिपूर्णता यासाठी उद्यमशील किंवा कष्टाळूपणा आवश्यकता आहे किंवा कष्टाळूपणा अत्यावश्यक आहे तरीही माझ्या मते स्फूर्तीने ओतप्रोत भरलेले असणे आणि जगात काहीतरी वेगळे करून दाखवण्याची जिद्द असणे हा अजून जास्त महत्वाचा गुण आहे जगातले सर्व अलौकिक बुद्धिमत्ता असलेले व प्रेरणादायी लोक दुसऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणण्याची इच्छा बाळगणारे होते तुम्ही त्यांचे आयुष्य जर अभ्यासले तर तुमच्या लक्षात येईल की त्यातल्या पुष्कळांच्या या इच्छेने त्यांचे मन व्यापून गेले होते त्यांच्या मनातील प्रत्येक कणकण त्यांच्या इच्छेने व्यापून गेला होता एडिसनना त्यांच्या कल्पकतेचे दृश्य चित्र वास्तवात आणण्यासाठी स्फूर्ती मिळाली जोना सल्क ज्यांनी पोलिओच्या लसीचे संशोधन केले त्यांना दुसऱ्यांना या भयानक शारीरिक आजारात मदत करण्याची प्रेरणा मिळाली महान संशोधक आणि नोबेल पारितोषिक विजेत्या मेरी क्युरी यांनी रेडियमचे संशोधन माणुसकीच्या नात्याने करण्याची प्रेरणा घेतली बुडोरो विल्स म्हणल्याप्रमाणे तुम्ही येथे फक्त जीवन जगण्यासाठी नाही आला आहात तर येथे जगाला विपुलतेने जास्त दूरदृष्टीने महत्वाकांक्षेने आणि आशेने जगण्यास मदत करण्यासाठी आहात तुम्ही येथे आहात ते जग समृद्ध करण्यासाठी आणि या प्रवासाचा उद्देश विसरला असाल तर तुम्ही स्वतःला दुर्बल करत आहात तुमच्या स्वतःच्या आयुष्यात तुम्ही किती प्रेरणादायी आहात सोमवारी सकाळी तुम्ही पलंगावरून टुनकन उडी मारून उठता का तुमच्या शरीरात आणि मनात एका प्रकारची पोकळी निर्माण होते म्हणून तुम्ही नुसते पडून राहता तुमच्यातल्या स्फूर्तीचा स्तर जितका असायला पाहिजे त्यापेक्षा कमी असेल तर स्वावलंबनाचे एखादे चांगले पुस्तक वाचा किंवा एखादी प्रेरणादायी ध्वनीमंजूषा ऐका तुमच्या आवडत्या वक्त्याचे भाषण ऐका किंवा तुमच्या आवडत्या नायकाचे आत्मचरित्र वाचण्यात काही तास खर्च करा अशा काही माणसांबरोबर वेळ घालवा की ज्याच्या आयुष्यात जे जे काही करतील ते उत्कंठेने करतील आणि त्यांनी सगळ्या उत्तम गोष्टींना जीवन वाहून घेतले आहे स्फूर्तीच्या या जबरदस्त गुटीमुळे तुमच्या जीवनाची पातळी उंचावेल आणि तुम्ही जीवनाची एक नवीन पातळी गाठाल सूत्र पंधरा मंदिराची काळजी घ्या काही महिन्यापूर्वी मी माझ्या भाषणाच्या व्यवसायात असलेल्या एका सहकार्याबरोबर जेवायला गेलो जेव्हा आम्ही आपल्या घाई गर्दीच्या वेळापत्रकाच्या मागण्या आणि संयमित जीवनात मनाची एकाग्रता ठेवण्यासंबंधी चर्चा करत होतो त्यावेळी त्याने एक महत्वाचा मुद्दा मांडला रॉबिन तो म्हणाला पुष्कळ लोक जमिनीवर पाय रोवून उभे राहण्यासाठी आणि केंद्रबिंदूत राहण्यासाठी नियमित मंदिरात किंवा चर्चमध्ये जातात मी थोडा वेगळा आहे मी व्यायामशाळेत जातो ते माझे मंदिर आहे त्याने अजून सांगितले की कितीही कामाच्या घाईत असला तरी संध्याकाळी साडेपाच वाजता तो त्याचे ऑफिस बंद करतो आणि त्याच्या रोजच्या तीर्थयात्रेला म्हणजे त्याच्या व्यायामशाळेत काही मैल धावण्यासाठी जातो त्याचं आरोग्य आणि आनंद जपण्यासाठी तो जो वेळ देतो तो कुठलीही गोष्ट थोपवू शकत नाही माझ्या मित्रांच्या या निरीक्षणाने मला प्राचीन रोमच्या एका म्हणीवर मी जी माझ्या पहिल्या पुस्तकात मेगा लिव्हिंग मध्ये दिली आहे त्यावर विचार करायला भाग पाडले मेन सना इन सानो म्हणजे निरोगी शरीरात निरोगी मन वास्तव करते त्यामुळे मला हे लक्षात आले की आपल्या शरीराला आपण मंदिराप्रमाणे वागवले पाहिजे आणि आपल्याला परिपूर्ण आयुष्य जगायचे असेल तर त्याला आपण पवित्र मानले पाहिजे दररोजचा व्यायाम तुमचे नुसते आरोग्य सुधारत नाही तर तुमची कल्पनाशक्तीही वाढवायला आजकालच्या जीवनात आपल्यावर वर्चस्व गाजवणारा अतिनिष्ठूर तणाव काबूत ठेवायला आणि तुम्हाला स्पष्टपणे विचार करायला मदत करतो संशोधनाने हे सिद्ध झाले आहे की की व्यायाम नुसताच तुमच्या उरलेल्या वर्षात जिवंतपणा वाढवत नाही तर तुमच्या जीवनात वर्ष सुद्धा वाढवतो हॉवर्डच्या अठरा हजार माजी विद्यार्थ्यांची पाहणी केल्यावर त्यांना त्या संशोधनात हे आढळून आले आहे की प्रत्येक एक तासाचा व्यायाम त्यात सहभागी होणाऱ्या माणसाच्या आयुष्यात तीन तास वाढवतो फार थोड्या गुंतवणुकीवर इतकी जास्त परतफेड मिळते जितकी की शारीरिक धडधाकटपणासाठी खर्च केलेल्या वेळेवर मिळते लक्षात ठेवा जे व्यायाम करण्यासाठी वेळ काढत नाहीत ते शेवटी आजारपणासाठी वेळ काढतात माझ्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनात मी आठवड्यातून पाच वेळा पोहायचे ध्येय ठरवले आहे पोहण्यामध्ये एक काहीतरी विशिष्ट नवचैतन्य निर्माण करण्याची शक्ती आहे जी मी शब्दात वर्णन करू शकत नाही मी प्रत्येक आठवड्याला माझे ध्येय साध्य करतो असे मला सांगता यावे अशी माझी इच्छा आहे पण मी तसे सांगू शकत नाही तरीही असे अतुच आणि उदात्त ध्येय मला माझ्या जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि माझ्या स्वतःच्या भल्यासाठी शारीरिक योग्यतेच्या शिखरावर असणे किती महत्वाचे आहे यावर माझे मन एकाग्र ठेवतो माझा पोहण्याचा व्यायाम मला प्रत्येक वेळी न चुकता सारखीच फलश्रुती देतो मला ऊर्जा मिळते प्रसन्न वाटते संतुलित आणि आनंदी वाटते मला असे वाटते की माझ्या व्यायामाचे सत्र माझ्यासाठी एक अमूल्य गोष्ट आणतो दृष्टिकोन माझ्या चाळीस मिनिटाच्या पोहनाच्या सरावानंतर मी जी आव्हाने पेलत असेन ती मला एक छोटी वाटायला लागतात कुठल्याही काळजा मला अगदी शुल्लक वाटायला लागतात आणि मी स्वतःला वर्तमानात जगत असलेला पाहतो माझ्या देह मंदिराची काळजी घेण्यासाठी कृती मला जीवनातील सर्वात मोठे आनंद हे नेहमी साधे असतात याची आठवण देते सूत्र सोळा शांत राहायला शिका विल्यम वर्ड्सवर्थने सुज्ञपणे निरीक्षण केल्याप्रमाणे जेव्हा आपल्यातला चांगला भाग आजकालच्या या धगधाकीच्या जीवनात आपल्यापासून वेगळा होतो कामाधंद्याचाही वीट येतो त्यातल्या सुखसोयीचाही कंटाळा यायला लागतो की एकांतवास किती आवश्यक आणि उदात्त आहे असे वाटू लागते तुम्ही शांत आणि स्थिर राहण्यासाठी शेवटचा केव्हा वेळ काढला होता तुमच्या मन शरीर आणि आत्म्यात नवचैतन्य आणण्यासाठी आणि एकाग्रता आणण्यासाठी एकांतवासाची शक्ती उपभोगण्यासाठी तुम्ही सर्वात शेवटी वेळ केव्हा दिला होता जगातले सारे ज्ञान आणि कार्यपद्धती सारख्याच फलश्रुतीकडे येतात तुम्ही अशा प्रकारचे आहात त्याच्याशी परत जोडण्यासाठी तुमच्यात असलेले वैभव माहीत करून घेण्यासाठी तुम्ही नियमित एकांतात बसण्यासाठी वेळ काढला पाहिजे मान्य आहे की तुम्ही खूप घाईत आहात पण थोरेने म्हटल्याप्रमाणे तुम्ही घाईत आहात हे पुरेसे कारण नाही मुंग्या सुद्धा खूप घाईत असतात प्रश्न आहे तो तुम्ही कुठल्या कामात एवढे गर्क आहात एकांतवासात राहण्याच्या महत्वाबद्दल मला एक दीपगृह राक्षसाची गोष्ट आठवते त्या माणसाकडे दिव्यामध्ये घालण्यासाठी फार थोडे तेल शिल्लक होते जाणारी येणारी जहाजे खडकाळ किनाऱ्यावर आपटू नयेत म्हणून तो जहाजांना खून म्हणून दीपस्तंभ तेवत ठेवायचा एका रात्री त्याच्या शेजाराने त्याच्या घरात दिवा लावण्यासाठी त्याला थोडे तेल हवे होते ते उसने मागितले दीपगृह रक्षकाने त्यांच्याकडचे थोडे तेल दिले दुसऱ्या एका रात्री एका प्रवाशाने थोडे तेल त्याला प्रवास करता यावा म्हणून त्यांच्याकडचा दिवा लावायला थोडे तेल मागितले दीपगृह रक्षकाने त्याला सुद्धा जरुरीपुरती तेल दिले त्याच्या दुसऱ्या रात्री दीपगृह रक्षकाला एका स्त्रीने दरवाजाची कडी वाजवून जागे केले तिने थोडे तेल तिच्या घरात दिवा लावण्यासाठी आणि घरातल्या लोकांना जेऊ घालण्यासाठी देण्याची याचना केली त्याने तिलाही तेल दिले लवकरच त्याच्याकडचे तेल संपले आणि त्याचा दिवा विजला खूप जहाजे जमिनीत रुतली आणि खूप माणसे मृत्युमुखी पडली कारण दीपगृहरक्षक आपल्या प्राधान्यावर लक्ष केंद्रित करण्यास विसरला त्याच्या मुख्य कर्तव्याकडे त्याने दुर्लक्ष केले आणि त्याची जबर किंमत मोजावी लागली दररोज काही मिनिटांसाठी का होईना एकांतवासाचा अनुभव तुम्हाला तुमच्या प्राधान्याचा केंद्रबिंदू ठेवतो आणि पुष्कळ लोकांना मनाला व्यापून टाकणारी उपेक्षा टाळण्यास मदत होते तुमच्याकडे नियमितपणे एकांतवासात राहण्यासाठी पुरेसा वेळ नाही असे म्हणणे म्हणजे तुम्ही वाहन चालवण्यात खूप गर्क आहात आणि पेट्रोल भरण्यासाठीही तुमच्याकडे वेळ नाही असे म्हटल्यासारखे आहे परिणामी तुम्ही अडचणीत सापडताल सूत्र सतरा तुमच्या आदर्श शेजाराबद्दल विचार करा माझ्या स्वतःच्या माहितीच्या शोधार्थ ज्या पुष्कळ गोष्टी मी केल्या त्यात जे माझे शेजारी राहावेत अशी माझी इच्छा होती अशा लोकांची यादी मी बनवली हे स्त्री आणि पुरुष दोघेही भूतकाळ आणि वर्तमानातले होते ज्यांच्याकडे अधूनमधून एखादा चहाचा कप पाहिला जाणे मला आवडले असते आणि त्यांच्याबरोबर वेळोवेळी हसणेही आवडले असते तुमच्या आदर्श शेजाऱ्यांची अशी यादी बनवण्याच्या या कृतीमुळे ज्यांच्या मूल्याचा आणि गुणविशेषाचा तुम्ही आदर करता त्यांच्याशी तुम्हाला संबंध जोडता येतो आणि असे करण्यात तुम्ही स्वतः माणूस म्हणून कसे आहात हे शोधायला मदत होते तुमच्या जीवनातल्या त्या तीस मिनिटात तुमची करमणूक सुद्धा होईल माझ्या यादीतील काही माणसे ही आहेत जी माणसे तुमच्या घराच्या आजूबाजूला राहावीत अशी तुमची इच्छा आहे अशा माणसांची यादी करण्यासाठी एक क्षणभर वेळ काढा या स्त्री व पुरुषांचा कोणता गुणविशेष त्यांना इतका आदरणीय बनवतो याबद्दल विचार करा आणि हे गुणविशेष तुमच्यात कसे वाढवता येतील याबद्दल विचार करा तुमच्या जीवनाच्या कल्पनेतील चित्र लक्षात घेऊन ते स्पष्ट आखून घेणे ही तसे बनण्याची पहिली पायरी आहे तसेच तुम्हाला ज्या माणसासारखे व्हावेसे वाटते तसे बनण्यासाठी त्या माणसांमधले विशिष्ट गुणविशेष शोधणे ही तसे बनण्याची पहिली पायरी आहे सूत्र अठरा लवकर उठा लवकर उठणे ही एक देणगी आहे जी तुम्ही स्वतःला देता फार थोड्या गोष्टी अशा आहेत की ज्यांच्यात तुमचे आयुष्य बदलण्याची शक्ती असते जसे लवकर उठण्याची सवय पहाटेच्या काही तासात काही विशिष्ट गुणधर्म आहेत वातावरणात खोलवर शांतता पसरलेली असते आणि वेळ धीम्या गतीने जात असतो पाच वाजताच्या मंडळात दाखल झाल्यामुळे दिवस तुमच्यावर सत्ता मिळवत नाही तर तुम्ही दिवसावर सत्ता मिळवता पलंगाचे युद्ध जिंकून आणि सकाळी लवकर उठून हा मनाचा गादीवर विजय तुम्हाला सकाळचा एक तास जास्तीचा देतो जी वेळ अत्यंत महत्वाची असते दिवसाची सुरुवात हा वेळ जर आपण सुज्ञपणे वापरला तर आपला उर्वरित दिवस अतिशय उत्तमरित्या आपल्या समोर येतो the monk who sold his फेरारीमध्ये मी वाचकांना आव्हान दिले होते सूर्योदयाबरोबर उठा आणि ही नवीन शिस्त अंग करण्यासाठी पुष्कळ वेगवेगळ्या कल्पना त्यांच्या मदतीसाठी त्यांना दिल्या होत्या सकाळी पाच वाजता उठल्यामुळे ज्यांच्या जीवनाचा दर्जा सुधारला अशा पुष्कळ लोकांकडून मला पत्र ऑडिओ ईमेल आणि फॅक्स मिळाले आणि त्यावरून मी खात्रीने असे म्हणू शकतो की तुमच्या आयुष्यात समाविष्ट करण्यासाठी हे खरोखरच एक यशस्वी तंत्र आहे ही शिस्त अंगीकारल्यामुळे तुम्ही आजकालच्या मोठमोठ्या प्रभावी व्यक्तींच्या रांगेत जाऊन बसाल जसे Mahatma Gandhi Thomas Edison Nelson Mandela यांच्यापासून ते टेड टर्नर द मॉकच्या एका मार्केटिंग एक्झिक्युटिव्हने लिहिले की सकाळी लवकर उठायला सुरुवात केल्यावर तिचा ताण नाट्यमयरीता एकदम इतका खाली आला की ऑफिसमधल्या तिच्या सहकार्याने तिला एक पेपरवेट बक्षीस दिला ज्याच्यावर असे लिहिले होते की आपल्या M I P most improved player म्हणजेच आपल्या सुधारित खेळाडूला तुम्ही जे करत आहात ते तसेच चालू राहू दे तुम्ही आमच्या सर्वांच्या स्फूर्तीदात्या आहात तुम्ही उशिरा उठणारी तिने शपथ घेतली की उशीरपर्यंत झोपणे बंद करायचे आणि अंतरुणात जितका वेळ वाया जातो दिवसाचा तितका वेळ भरून काढायचा म्हणून तिचे कुटुंब आणि सभोवतालचे जग झोपेत असते तेव्हा पहिल्यांदा तिने सहा वाजता उठायला सुरुवात केली नंतर साडेपाच आणि शेवटी सकाळी पाचला उठायला सुरुवात केली हा जो जास्तीचा वेळ तिने स्वतः निर्माण केला त्या वेळात जी कामे करायला तिला कधीही वेळ मिळाला नाही पण जी कामे तिला करायला आवडतात अशी कामे केली स्वतःला प्रज्वलित करण्यासाठी आणि स्वतःमधील एक भाग हरवला आहे असे तिला वाटायचे तो जोडण्यासाठी शास्त्रीय संगीत ऐकले पत्र लिहिली अभिजात साहित्य वाचले सकाळी पायी फिरली अशा सारख्या काही कृती केल्या सकाळी लवकर उठल्यामुळे तिने स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आणि असे केल्यामुळे ती एक चांगली माता पत्नी आणि व्यावसायिका झाली सकाळी लवकर उठण्याची सवय लावून घेण्यासाठी लक्षात ठेवण्याची पहिली गोष्ट म्हणजे झोपेच्या काळापेक्षा झोपेचा दर्जा जास्त महत्वाचा असतो तुटक तुटक आणि अस्वस्थेत मिळालेल्या दहा तास झोपेपेक्षा सहा तासांची अखंड झोप चांगली तुम्हाला जास्त शांत झोप लागण्यासाठी इथे चार सूचना दिल्या आहेत एक जेव्हा तुम्ही अंथरुणावर पडून झोपेचा प्रयत्न करत असता तेव्हा दिवसभरच्या कामाची किंवा कृतींची उजळणी करू नका दोन रात्री आठ नंतर काही खाऊ नका जर तुम्हाला खावेसे वाटले तर सूप प्या तीन झोपायला जाण्यापूर्वी बातम्या बघू नका चार अंथरुणामध्ये वाचू नका ही नवी सवय लावून घेण्यासाठी तुम्ही स्वतःला काही आठवड्याचा अवधी द्या तुम्ही सकाळी उठण्याचा प्रयत्न केला आणि सात दिवसानंतर ते खूप कठीण आहे म्हणून सोडून दिला असे म्हणणे म्हणजे तुमचा एक आठवडा फ्रेंच भाषा शिकण्याचे धडे घेतले आणि त्यानंतर तुम्ही ती भाषा बोलू शकत नाही म्हणून शिकणे सोडून दिले असे म्हटल्यासारखे होईल आयुष्य बदलायला वेळ प्रयत्न आणि चिकाटी लागते पण सुरुवातीचा जो दबाव तुम्ही अनुभवाल त्यापेक्षा त्याचे जे परिणाम तुम्हाला मिळतील ते जास्त मौल्यवान असतील सूत्र एकोणीस तुमच्या अडचणी म्हणजे वरदान आहे असे समजा मी जेव्हा जीवनातल्या नेतृत्वासाठी परिसंवाद घेतो तेव्हा त्यात सहभागी होणाऱ्यांना मी नेहमी हा प्रश्न विचारतो जास्त कठीण अनुभवातून आपण जास्तीत जास्त शिकतो या बाबतीत माझ्याशी कोण सहमत आहे अपर्याने हॉलमधील जवळजवळ प्रत्येकाचा हात वर उठतो मग असे असताना आपण माणसे नेहमी खर तर ते अनुभव खरोखरीचे जसे आहेत आपल्याला महान शिक्षक तसे बघण्यापेक्षा या कठीण अनुभवांच्या नकारात्मक बाजूंवरच लक्ष केंद्रित करण्यात आपल्या आयुष्याचा पुष्कळसा वेळ घालवतो खरं तर हे अडथळे ज्यांना तुम्ही सामोरे गेलात तुम्ही ज्या चुका केल्यात किंवा जी दुःख तुम्ही सहन केली त्यांच्याशिवाय तुम्ही इतके ज्ञान आणि हुशारी मिळवलीच नसती दुःख हा आपला गुरु आहे आणि अपयश हा यशाला जाणारा महामार्ग आहे हे एखाद्याचे तुम्ही जाणून घ्या जोपर्यंत तुम्ही गिटारच्या काही चुकीच्या तारा वाजवत नाही तोपर्यंत तुम्ही गिटार शिकू शकत नाही आणि होडी दोन चार वेळा इकडे तिकडे कलंडल्याशिवाय तुम्ही होडी चालवायला शिकू शकत नाही तुमचे अडथळे म्हणजे तुम्हाला मिळालेले वरदानच आहे असे समजायला सुरुवात करा तुमच्या मार्गातील विघ्नांचे रूपांतर पायऱ्यांमध्ये करा आणि तुमच्या जखमा शहानपणामध्ये वळवण्याची प्रयत्न करा पुष्कळशा माणसाप्रमाणे मी सुद्धा आयुष्याच्या प्रगतीपथावर जाताना माझ्या वाटेत दुःख भोगले आहेत पण मी नेहमी माझ्या मनाला एक आठवण करून देतो की आयुष्याच्या सगळ्यात सोप्या अनुभवावरून आपले व्यक्तित्व घडत नसते तर अतिशय कठीण प्रसंगातून ते घडत असते आपण खरोखरीच कसे आहोत आणि आपल्यात असणाऱ्या या शक्तीचा शोध हा आपल्या आयुष्याच्या या परीक्षेच्या काळातच लागतो तुम्ही सध्या तर तुमची आव्हाने पेलत असाल तर मी आदरपूर्वक रॉनर मारिया रिल्क यांच्या खालील ओळी सुचवतो ज्यांनी माझ्या आयुष्यातल्या वळणावर प्रकाशाचा झोत टाकून खूप मदत केली तुमच्या मनात ज्या गोष्टी अनुत्तरित राहिल्या असतील त्या सर्वांसाठी चिकाटी धरा प्रश्नांवरच बंद खोलीतल्यासारखे आणि परदेशी भाषेतील पुस्तकासारखे प्रेम करण्याचा प्रयत्न करा त्यांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू नका ती आता तुम्हाला दिली जाऊ शकत नाहीत हे सर्व तुम्हाला अनुभवायचे आहे सध्या तर तुम्हाला प्रश्नाबरोबर जगण्याची गरज आहे कदाचित नंतर कधीतरी हळूहळू तुमच्यात नकळत तुम्ही उत्तर अनुभवायला लागाल सूत्र वीस जास्त हसा एका संशोधनाप्रमाणे एक सरासरी चार वर्षाचा मुलगा दिवसातून तीनशे वेळा हसतो तर एक सरासरी प्रौढ माणूस दिवसातून पंधरा वेळा हसतो आपल्यावरच्या जबाबदाऱ्या ताणतणाव आणि दिवसभरातील काम यामुळे आपण हसायचे कसे हे विसरलो आहोत रोजच्या हसण्यामुळे आपली मनस्थिती उच्च पातळीवर जाते आपली कलात्मकता वाढते आणि आपल्यात जास्त ऊर्जा येते विनोदी नट स्टीव मार्टिन हे आनंदी रस शरीरात सगळीकडे वाहण्यासाठी आणि दिवसाची सुरुवात उच्च पातळीवर करण्यासाठी दररोज सकाळी आरशासमोर उभे राहून पाच मिनिटं हसतात हे करून पहा यामुळे फायदा होतो गंभीर आजार बरे करण्यात हसण्याच्या प्रकारचा उपयोग करून घेतला जातो मानसशास्त्राचे पितामहा विल्यम जेन्स यांनी म्हटल्याप्रमाणे आपण आनंदी आहोत आपण आनंदी आहोत म्हणून आपण हसत नाही तर आपण हसतो म्हणून आनंदी आहोत माझ्या एका मित्राने जो खूप ज्ञानी म्हणून ओळखला जातो एका वर्षी जास्त असायचा नवीन वर्षाचा संकल्प सोडला तर दोन चार आठवड्याची जेव्हा वेळ असेल तेव्हा तो जवळच्या व्हिडिओ मध्ये जायचा आणि तीन विनोदी चित्रपट भाड्याने आणायचा किंवा नवीन विनोदी पुस्तक खरेदी करायचा नंतर त्याच्यात बुडून जायचा आधीच तो खूप सकारात्मक वृत्तीचा माणूस होता त्यात त्याला जास्तीच आनंद वाटायला लागले आणि वैयक्तिक प्रगतीच्या या मार्गावरून जाण्याआधी तो जितका असायचा त्याहीपेक्षा त्याने जास्त असायला सुरुवात केली त्याच्या सभोवतालच्या विनोदामुळे आणि आयुष्यातल्या या नवीन विनोदाच्या जाणीवेमुळे प्रत्येक गोष्टीचा तो आनंदी दृष्टिकोनातून विचार करायला लागला आणि त्याच्या व्यावसायिक जीवनात जे तणाव होते ते अजिबात राहिले नाहीत असे त्याच्या अनुभवास आले या अतिशय सोप्या पद्धतीने त्याला जीवनाच्या नवीन पातळीवर नेऊन ठेवले तुमच्या जवळच्या व्हिडिओ मध्ये जाऊन विनोदी चित्रपटाच्या सीडीज आणण्यात तुम्ही माझ्या मित्राचा आदर्श का घेत नाही चांगली पुस्तकं विकत घ्या कदाचित Gary Larson's Far Side series किंवा तुमच्या हसण्याच्या सवयीला जागृत करायला दिलबट कार्टून्स खरेदी करा तुमच्यातील खिलाडी वृत्ती जागृत करा आणि पोट धरून धरून हसण्यातला आनंद लुटा मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेअर करा ज्यांना वाचनाची खरंच आवड आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून घ्या ज्यामुळे तुम्हाला नवीन ऑडिओ बुक अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील